मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजूकशी मोती माळ मन नाजूकशी मोती माळ तुझ्या शा गळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात पुरी चाहुलींचे मृग जळ पुरी चाहुलींचे मृग जळ पुरी चाहुली कशात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी इथे वाऱ्या झुडूक तुझ्या मनात मनतळ्यात मळ्यात जाईच्या तळ्यात लागे रात अंगा लागी ओिडू लागे नखाची पोरण भात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नय नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन शी मोती माळ मन शी मोती माळ तुझ्या शा गळ्यात मन तळ्यात